रघुनाथ पंत हनुमंते महाराजांसमोर मोठ्या अदबीनं उभे होते पण त्यांचा चेहरा त्रासिक आणि वैतागलेला दिसत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी पंतांना विचारलं काय पंत आपली सर्व सोय व्यवस्थित लागली ना यावर पंत चाचरत म्हणाले जी महाराज पण अद्यापही पंतांचा चेहरा नाराज आणि दुःखी होता महाराजांनी पंतांची ती अवस्था ओळखली आणि महाराजांनी मोठ्या प्रेमाने त्यांना विचारलं पंत काही अडचण असेल तर निसंकोचपणे आम्हाला सांगावी महाराजांचे हे आश्वासक शब्द ऐकून रघुनाथ पंतांनी आपला सर्व धीर एकवटला आणि ते म्हणाले महाराज जरा स्पष्टच बोलतो म्हणून क्षमा असावी आपण हे काही योग्य केलं नाही काल आपण आम्हाला निळो सोनदेवांच्या जागी स्वराज्याचे मुजुमदार म्हणून नेमणूक दिली त्याबद्दल आम्हाला स्वर्ग फक्त दोन बोटे उरला होता स्वराज्याची सेवा करायची संधी मिळाली मुजुमदारीची वस्त्र मिळाली म्हणून काय आनंद झाला होता पण आज पंतांनी मान खाली घातली यावर महाराज म्हणाले आज काय काय झालं पंत आमचं काही चुकलं का महाराजांच्या शब्दांमुळं पंतांना आणखी धीर आला रघुनाथ पंतांनी सांगायला सुरुवात केली महाराज आम्ही कर्नाटकावरून येताना आमच्या सरंजामासोबत पंचवीस उमदी घोडी आणली होती पण आपल्या आज्ञेनुसार काल सायंकाळी सरकारी कारकुनांनी सगळी घोडी जप्त करून सरकार जमा केली सगळ्या घोड्यांना सरकारी डाग देण्यात आले आमच्या घोडेस्वारांना पंचवीस तीस विश्वासू शिपायांना सरकारी नेमणुकीचे पद देण्यात येऊन त्यांची दुसरीकडे रवानगी करण्यात आली हे कशासाठी तुमचा आमच्यावर विश्वास नाही का महाराज रघुनाथ पंतांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं पण महाराजांचा चेहरा शांत होता रघुनाथ पंत हनुमंते हे शहाजी राजांचे प्रमुख कारभारी नारो त्रिमल हनुमंते यांचे ज्येष्ठ पुत्र होते नारो त्रिमलानंतर रघुनाथ पंत हे शहाजी राजांचे मुख्य कारभारी होते आदिलशाहीतल्या राजांच्या भल्या मोठ्या बारा परगण्यांच्या जहागिरीचा कारभार रघुनाथ पंतांनी मोठ्या कुशलतेने कित्येक वर्षे चालवला होता रघुनाथ पंत हे एक अत्यंत चाणाक्ष हिशोबी स्पष्ट व्यक्ते आणि विश्वासू सेवक होते राजांनंतर ते एकोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे धाकले बंधूंचे प्रमुख कारभारी म्हणून काम करत होते पण एकोजी राजे आणि रघुनाथ पंतांमध्ये सारखे खटके उडायचे रघुनाथ पंतांची कडक शिस्त स्पष्ट वक्तेपणा आणि व्यवहारातला काटेकोरपणा हा एकोजी राजांना फारसा रुचत नव्हता एकोजी राजेंच्या मनात रघुनाथ पंतांविषयी एक आकस होता आणि एक दिवस तर एकोजी राजेंनी या स्वामिनिष्ठ विश्वासू विरुद्ध रघुनाथ पंतांना आपल्या नोकरीवरून काढूनच टाकलं रघुनाथ पंत मग भागानगरच्या कुतुबशहाकडे नोकरीसाठी गेले होते महाराजांचे भागानगरचे प्रतिनिधी प्रल्हाद निरांजींकडून महाराजांना रघुनाथ पंतांबद्दल समजलं रत्नांची पारख असणाऱ्या रत्न पारखी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अनमोल रत्न अचूक हेरलं आणि मोठ्या आदरपूर्वक त्यांनी रघुनाथ पंतांना रायगडावर येण्याचं आमंत्रण दिलं अष्टप्रधानांपैकी एक प्रधान मुजुमदार निळो सोनदेवांच्या मृत्यूमुळे मुजुमदारीचं पद रिकामं होतं स्वराज्याच्या मुजुमदारीचं ते जबाबदारीचं पद स्वीकारण्यासाठी महाराजांनी नम्रपणे रघुनाथ पंतांना विनंती केली होती रघुनाथ पंतांना संपूर्ण दक्षिण भारताची खडानखडा माहिती होती जेव्हा रघुनाथ पंत आपल्या सरंजामासह रायगडाजवळ आले तेव्हा महाराजांनी आपले पुत्र युवराज संभाजीराजांना पाचाडला त्यांच्या स्वागतासाठी पाठवलं होतं संभाजी राजांनी मोठ्या अदबीन रघुनाथ पंतांचं स्वागत करून त्यांना रायगडावर आणलं होतं एक मोठा शाही समारंभ आयोजित करून मुजुमदारीची भरजरी वसरे अधिकाराचे सई शिक्के महाराजांनी रघुनाथ पंतांच्या हवाली केले होते रायगडावर एका प्रशस्त भवनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर प्रथमच वेदोक्त शास्त्रोक्त राज्याभिषेक झालेल्या या हिंदू महाराजाबद्दल रघुनाथ पंतांना अतिशय आदर होता काल दुपारी रघुनाथ पंतांचा खूप मोठा सन्मान झाला होता पण सायंकाळी अचानक स्वराज्याचे कारकून आले त्यांनी रघुनाथ पंतांच्या सरंजामामधल्या सगळ्या उमद्या घोड्यांची आणि शिपायांची नोंद घेतली घोड्यांना सरकारी तापलेल्या लोखंडी शिक्क्यांनी डागण्यात आलं आणि सरकारी पागेमध्ये जमा करून घेण्यात आलं तसंच रघुनाथ पंतांच्या पदरी असणाऱ्या शिपायांना नेमणुकीचे खलिते देऊन दुसऱ्या गडांवर सकाळीच पाठवण्यात आलं रघुनाथ पंत त्यामुळे स्तब्धच झाले होते रघुनाथ पंत महाराजांवर नाराज होते एवढी महागडी उमदी जनावर आपल्याला विश्वासात न घेता इतक्या तातडीने सरकार जमा करून घेणं म्हणजे त्यांना तो एक अन्यायच वाटला होता महाराजांनी स्मित हास्य करून उत्तर दिलं पंत आम्ही स्वराज्यासाठी स्वराज्याच्या सेवकांसाठी सरकारी पागेचा एक नियम बनवला आहे तो सर्वांना पाळावाच लागतो हे रयतेच राज्य आहे हे स्वराज्य आहे इथे कुणालाही खाजगी घोडा बाळगता येत नाही घोडा म्हणजे सरकारी मालमत्ता तुमच्या सर्व घोड्यांची तुम्हाला जी अपेक्षित असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम लवकरच सरकारी खजिन्यातून अदा करण्यात येईल रघुनाथ पंतांच्या चेहऱ्यावर मोठं आश्चर्य होतं त्यांनी तोंडाचा आवाजला होता महाराज बोलतच होते पंत आम्ही फार दूरवरचा विचार करून असा नियम बनवला आहे सरदारांच्या पदरी जर खाजगी घोडे किंवा सैनिक असतील तर ते सरदार त्याचा अहंकार बाळगतात मग त्या सरदारांमध्ये आपापसात जास्त पागा जास्त घोडा आणि जास्त सैनिक कुणाकडे आहे अशी स्पर्धा आणि चढाओढ चालते मग ते अहंकारी होऊन आपापसात भांडतात प्रसंगी चिडले तर शत्रूलाही जाऊन मिळतात म्हणूनच स्वराज्यात कुणाच्याही मालकीची स्वतंत्र पागा राहणार नाही सारी घोडी स्वराज्याची खुद्द आमच्या सेनापतींनाही स्वतःचं घोडं नाही एवढंच काय जरी आम्ही खुद्द राजे असलो तरी आमचं घोडं हेही स्वराज्याच आमच्या खाजगी मालकीचं ते नाही आमचे सारे सैनिक हे स्वराज्याचे कुठल्याही सैनिकाची कुठल्याही वतनदाराशी खाजगी बांधिलकी राहणार नाही आम्ही सगळी वतन बंद करून टाकली आहेत मातब्बर शूर सरदारांना वतनाच्या छोट्या तुकड्यांसाठी आपापसात कुत्र्यांसारखं भांडताना आम्ही पाहिलंय रयतेची फिकीर या वतनदारांना बिलकुल नसते लाचार होऊन वतनांसाठी तिकडे बादशहाचे पाय चाटतात आणि इकडे रयतेवर अनन्वित जुलूम करतात पंत आम्हाला हे सगळं थांबवायचंय महाराजांचे हे तेजस्वी विचार ऐकून रघुनाथ पंत हनुमंते सदगतीत झाले इतक्या दूरदृष्टीचा रयतेचा कळवळा असणारा आणि कडक नियम बनवून त्वरेनं ते अंमलात आणणारा शासक त्यांनी आपल्या उभ्या हयातीत कधीही पाहिला नव्हता महाराजांची दूरदृष्टी आणि विचार पाहून निशब्द झालेल्या रघुनाथ पंतांनी मोठ्या आदराने महाराजांना मुजरा केला ते म्हणाले माफी असावी महाराज आपल्या या दूरदृष्टीची आणि उदात्त हेतूची आम्हाला कल्पनाच नव्हती आपण मला रयतेच्या या स्वराज्याची मुजुमदारी दिली मी धन्य झालो महाराज आताही रघुनाथ पंतांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाश्रू होते मित्रांनो महाराजांच्या दक्षिण मोहिमेचे रचनाकार रघुनाथ पंत हनुमंतेच होते महाराजांनी एक अनमोल रत्न अचूक निवडलं होतं अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत स्वराज्याच्या सीमा बिडवण्यामध्ये रघुनाथ पंतांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचा कडक प्रशासनाचा आणि प्रगाढ अनुभवाचा बराच मोठा वाटा होता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद